अध्याय दोनशे तिसरा आत्म्याचे अस्तित्व मनु म्हणाला इंद्रिये आणि मन या उपाधीनी युक्त असलेले जे जीवरूपी चैतन्य त्याला पुष्कळ पूर्वीच्याही गोष्टींचे स्मरण असते पुष्कळ पूर्वी अनुभवलेले विषय त्याला पुढे आठवतात अर्थातच तो इंद्रियाहून निराळा आहे तसेच स्वप्नादी अवस्थांमध्ये इंद्रिय लीन झाली अर्थात ती आपापल्या विषयांचे ग्रहण करण्याविषयी असमर्थ झाली म्हणजे तो बुद्धिरूपाने असतो तथापि त्यावेळी तो केवळ बुद्धीशी तादात्म्य पावलेला असतो इतकेच वस्तुत तो चैतन्यरूपी सर्वोत्कृष्ट आत्मा बुद्धी निराळ आहे ज्या अर्थी एक काली असो अथवा भिन्न काली असो समीप प्राप्त झालेल्या इंद्रियांच्या विषयांना तो प्रकाशित करीत असतो व एककाली नसणाऱ्या स्वप्नादी तीन अवस्थामध्येही प्रवेश करीत असतो त्या त्या सर्वांना साक्षीभूत असणारा व शरीर धारण करणारा अद्वितीय असा आत्मा त्या सर्वाहूनही भिन्न आहे जागृती स्वप्न व सुशुक्ती या तिन्ही अवस्थांमध्ये सत्व रज आणि तम या तिहींचे अस्तित्व असतेच म्हणूनच त्या अवस्थांमध्ये सुखदुःख आणि मोह ही परस्परांवर गुणकारीही असतात त्या सुखदुःखांचे आत्म्याला केवळ ज्ञानच असते तो त्यांचा उपभोक्ता मात्र नव्हे ज्याप्रमाणे काष्ठामध्ये असणारा अग्नीच काष्ठाला दग्ध करीत असतो आणि वायू हा केवळ अग्नीला प्रज्वलित करीत असतो त्याप्रमाणे शरीरांतर्गत आत्मा हा इंद्रियांमध्ये ग्राहक शक्ती तेवढी उत्पन्न करीत असतो व बुद्धी ही विषयांचा उपभोग घेते चक्षुरिंद्रियाने आत्म्याच्या स्वरूपाचे दर्शन होत नाही त्वगिंद्रियाने त्याच्या स्पर्शाचेही ज्ञान होत नाही आणि श्रवे श्रवणेंद्रियानेही आत्म्याचे ज्ञान होत नाही इतर इंद्रियांचीही गोष्ट अशीच आहे सारांश कोणत्याही इंद्रियाने आत्म्याचे ज्ञान होत नाही कारण तो इंद्रियांचेही इंद्रिय आहे अर्थात विषयांना जसे इंद्रियांचे ज्ञान होणे शक्य नाही तसेच इंद्रियांनाही आत्म्याचे ज्ञान होणे शक्य नाही आत्म्याचे ज्ञान केवळ वेदांत वाक्याच्या विचाराने होते आणि ते झाले म्हणजे सर्व द्वैत प्रपंचाचा नाश होतो इतकेच नव्हे तर त्याच्या योगाने आत्मज्ञान झालेले असते तो वेदांतही आत्मज्ञानानंतर अवशिष्ट राहत नाही श्रोत्राद्रिक इंद्रियांना आपले स्वतःचे ज्ञान होत नाही मग परमात्म्याचे कोठून होणार पण सर्वज्ञ आणि सर्वास साक्षीभूत अशा परमात्म्याला इंद्रियादिकांचे ज्ञान असते तो इंद्रियांना अगोचर आहे म्हणून मुळीच नाही असे मात्र नाही कारण ज्याचे ज्ञान होत नाही ते नसते असे नाही आजपर्यंत हिमालयाच्या दोन्ही बाजू अथवा चंद्रमंडलाचा पृष्ठभाग ही कोणीही पाहिलेली नाहीत तथापि तेवढ्यावरून ती नाहीत असे नाही त्याचप्रमाणे सर्व प्राण्यांचा आत्मा हा जरी प्राण्यांपैकी कोणीही पाहिलेला नसला तथापि तो नाही असे नाही तो दृष्टीगोचर होत नाही याचे कारण तो अत्यंत सूक्ष्म व ज्ञानस्वरूपी आहे हेच होय सामान्यत आत्म्याची प्रतिती होते तथापि तेवढ्याने मनुष्यास त्याचे ज्ञान होत नाही उदाहरणार्थ चंद्रमंडलावर कलंक आहे एवढे ज्ञान कोणासही असते पण तो कलंक म्हणजे स्वच्छ अशा चंद्रमंडलामध्ये पडलेले पृथ्वीचे प्रतिबिंब आहे हे मात्र कोणास कळत नाही अशाच रीतीने आत्म्याची प्रतिती झाली असली तरी अभेदरूपात ज्ञान झालेले नसते जीवस्वरूपाने होणारे ज्ञान हे काही ब्रह्मज्ञान नव्हे म्हणूनच त्याने शोकाधिकांची निवृत्ती झाली नाही तरी आत्मज्ञान व्यर्थ आहे असे म्हणता येणार नाही दिसणे आणि न दिसणे हे काही अस्तित्वाचे अथवा याचे अभावाचे लक्षण नव्हे वृक्ष वगैरे पदार्थ ज्या आकृतीत असतात ती आकृती हे त्यांच्या अस्तित्वाचे लक्षण नाही कारण वृक्षाधिक उत्पन्न होण्याचे पूर्वी त्यांच्या नाशानंतर त्यांची आकृती नसते म्हणूनच जे भूतकाली नसते व भविष्यकाळीही नसते ते वर्तमानकाळीही नसतेच या नयाने वृक्षांचे अस्तित्वच नाही असे ते आपल्या बुद्धीने ठरवितात तसेच सूर्याला गती आहे असे जरी प्रत्यक्ष प्रमाणाने सिद्ध करता आले नाही तरी त्याच्या स्थानाचा जो बदल होतो त्यावरून विद्वान लोक त्याची गती ठरवतात त्याचप्रमाणे आत्मा जरी दूर असला तरी विद्वान लोकांना बुद्धिरूपी दीपाच्या योगाने तो सन्निध असल्याप्रमाणे दिसतो आणि संसार हा जरी सन्निध आहे तरी ज्ञानी लोक त्याचा ब्रह्मामध्ये लय करून टाकण्याची इच्छा करतात अर्थात तो सन्निध असला तरी दूर झुगारून देतात उपायांपासून उपायां वाचून कोणतीही गोष्ट सिद्ध होत नाही त्या अज्ञानालाही काही उपाय पाहिजे जलचरांवर उपजीविका करणारे लोक सूत्रांचे जाळे टाकूनच मत्स्यांना धरीत असतात ज्याप्रमाणे मृगाचे ग्रहण करण्याचे कामी मृगांचाच उपयोग करतात पक्ष्यांना धरण्याचे कामी पक्षीच उपयोगाला आणतात आणि हत्तींना धरण्याच्या कामी हत्तीचाच उपयोग करतात त्याचप्रमाणे ज्ञेय अशा परमात्म्याचे ज्ञान करून घेण्याच्या कामी ज्ञानाचाच उपयोग करतात सर्पाचे पाय सर्पालाच दिसतात असे आमच्या ऐकण्यात आहे तद्वतच लिंग शरीरात वास्तव्य करणारे जे आत्मतत्व अर्थात ज्ञेय ते ज्ञानी लोकच बुद्धीच्या वृत्तीने स्थूल शरीरामध्ये अवलोकन करतात इंद्रियांच्या योगाने ज्याप्रमाणे ज्ञान होणे शक्य नाही त्याप्रमाणे अतिशय पुढच्या अशाही बुद्धिवृत्तीने शुद्ध चैतन्याचा बोध होणे अर्थात घटाधिकांप्रमाणे बुद्धीहून भिन्न स्वरूपाने परमात्म्याचे ज्ञान होणे शक्य नाही अर्थातच बुद्धीच्या वृत्तीला जे ज्ञान होते ते शुद्ध चैतन्याचे नसून उपाधी विशिष्टाचेच असते सारांश परमात्मा बुद्धीहून निराळा आहे बुद्धिवृत्तीचा नाश झाला तरी परमात्मा असतोच अमावस्येच्या दिवशी चंद्राचे दर्शन होण्याचे काही साधन नसते म्हणूनच तो दिसत नाही पण तेवढ्यामुळे त्याचा नाश झाला असे म्हणता येत नाही तशीच शरीरांतर्गत आत्म्याची गोष्ट आहे अमावस्येच्या दिवशी चंद्राच्या मंडलाचा क्षय झालेला असतो त्यामुळे तो सूर्यमंडळाहून भिन्न रूपाने दृष्टिगोचर होत नाही तद्वतच बुद्धिवृत्तीशी तादात्म्य पावल्यामुळे जीवात्मा निराळ्या निराळा उपलब्ध होत नाही ज्याप्रमाणे सूर्यमंडलात प्रविष्ट झालेला चंद्र आकाशात येऊन पुनः प्रकाशमान होतो त्याचप्रमाणे शरीरांतर्गत आत्मा एका शरीरातून निघून दुसऱ्या शरीराची प्राप्ती झाली म्हणजे पुनश्च प्रकाशित होऊ लागतो चंद्रमंडलामध्ये जन्म वृद्धी आणि क्षय हे धर्म आत्म्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष दृष्टीगोचर झाल्यासारखे भासतात पण त्याचा त्यांच्याशी काही संबंध नसतो कारण ते धर्म शरीराचे आहेत चंद्र अमावस्येचे दिवशी दिसेनासा झाला व पुनः प्रकट होऊन कर्माने वृद्धी पाहू लागला तरी तो काही पूर्वीच्या चंद्राहून वेगळा नसतो त्याचप्रमाणे आत्मा उत्पन्न झाला वृद्धी पावला वयाच्या अनुरोधाने वार्धक्यग्रस्त झाला अर्थात शरीरगत धर्माचा त्याच्या ठिकाणी आरोप झाला तरी तो शरीराहून भिन्न आणि एक असाच असतो ज्याप्रमाणे अंधकार हा केव्हाही चंद्राला जाऊन चिकटत नाही व म्हणूनच त्याला चंद्रमंडलाचा वियोगही झाल्याचे दिसत नाही त्याप्रमाणेच आत्म्याला जड अशा शरीराचा योग घडत नाही व योग वियोगही घडत नाही ज्याप्रमाणे राहूचे ज्ञान स्वतंत्र रीतीने होऊ शकत नाही तर तो चंद्र अथवा सूर्य यांच्या मंडलाशी संबंध पावला म्हणजेच त्याचे ज्ञान होते त्याप्रमाणे शरीराचा संयोग घडला म्हणजेच शरीरांतर्गत आत्म्याची उपलब्धी होते आणि ज्याप्रमाणे चंद्र व सूर्य यांच्या मंडलाचा वियोग झाला म्हणजे राहूचे ज्ञान होत नाही त्याचप्रमाणे शरीराचा वियोग घडल्यानंतर शरीरांतर्गत अशा आत्म्याचे ज्ञान होत नाही ज्याप्रमाणे अमावस्येच्या दिवशी चंद्र मंडळात प्रविष्ट झाला तरी त्याला नक्षत्रांचा योग घडतोच त्याचप्रमाणे आत्मा जरी शरीराशी वियोग पावला तरी त्याला कर्मफलभूत अशा अन्य शरीरांचा योग घडतो ओम तत्सत